मसाला पाठ पाणी लिंबू मीठ आणि आटपा केले सारं अरे ते रमाकांत चप्पलजी त्यांचा डबा पोचवला नाही तुम्ही आणि ते सोळांकुरकर मास्तर लवकर येणार आहेत की जेवायला अरे साडे दहा वाजले अहो मॅनेजर साहेब हे पाठी अरे वाटा पुसून घे की तेवढ्या काका अरे तांबेभर बघू आलो आलो हा गाढवाच्या लेखांवारे किती उशीर करताय रे आलो हा साहेब या बसा काय हवं आपल्याला कुठून आलात आपण आम्ही आलेले रत्नागिरीहून जेवणार आहात का होय तर अहो जेवणार आहे पण ताटास दर काय तो आधी सांगा अहो पाच आणि आपल्याकडनं का अधिक का घ्यायचंय मग काही हरकत नाही जेवाय असतं तरी काय काय हा आता आपण विचारता आहात म्हणून सांगतो पण हे पहा ही खानावळ म्हणजे या साऱ्या शहरात प्रसिद्ध खानावळ इथं जेवला नाही असा कोकण फाटाचा एकही मनुष्य सापडायचा नाही असं हा पण आता इथं फुकट जेवणारा एक कवी आहे त्याने इथल्या जेवणावर कटावरतलाय तोच सांगतो ऐका म्हणजे झालं भात मोकळा जिरे चाळीचा घट्ट मुला मावर वरणा अहो मालक अहो डावी उजवी करता घरना दिसतोय आणि मध्ये काही दिसत नाही आहे आहे सांगतोय का मधुर लोलते गोडी आणि कडक फाकडी हिरवी चटणी उदवी कडकी आमटी राणी दिली तुपाची तिला फोडणी ताक बनविले आले लावणी अहो पण भाकरी का काय पत्ता नाही अहो आहे ते सुद्धा आहे घोसाळ्याची भजी तळविली भाज्या सजल्या तुरण तोंडली पंची गव्हाची मऊ मऊ पोळी गुळांब्याची गोडी निराळी कधी बटाटा कधी टमाटा लज्जत तुम्ही घ्यावी कधी मधी मग कढी लिंबाची कढी चढूर शुभ्र पांढरी कवडी दह्याची शुभ्र पांढरी कवडी दह्याची साखर त्यावर बेला पुरती अगदी दिसते हा रसाळ देशी खेळ खेळून कर तुम्ही जावी दोन तुनेल्या एक आणली हासत आम्ही गावी हाजी ऐकून तर तोंडात पाणी सुटलं बुवा ताटे कराय सांगा या अरे बाळू यांना वाडवर, आज तीन जानेवारी भाता सारे खडे अहो माळावरचे भात आहे ते त्यात खडे असायचे माळावर भात तुझ्या बापसान पिकवलं होतं कधी आणि हात अरे हे काय आमटी जुरळ अहो हो. ते हो जुरळ कुठला आले ते आमचं असेल आणि हे काय ताक ताकात पाणी की पाण्यात ताक मिसळलेलं हे ओळखत नाही अहो कोकणी मामा मुकाट्यानं जेवायचं असलं तर जेवा नाहीतर मुकाट्यानं पैसे टाकून रस्ताच सुधारा अरे ते काय पैसे काय झाडाच लागले सांगितले तसं जेवाय वाट रत्नागिरीचा भट आहे हो मी भांडाय शिवायचा नाही हाड खिळखिळी करी अहो पण धंदा आहे हा धंदा गेला खाली कुठेही मुलकत जावा सारे खानावळ वाले सारखे चहाण्यानं खानावळी तेवढं घेऊ नये हो ऐका चहाने आणि हॉटेलात जेऊ नये ऐका चहाने आणि हॉटेलात जेऊ नये उगावी आधार घेऊ नये ऐका चहाने आणि हॉटेलात जेऊ नये ऐका चहाने आणि